नमस्कार मित्रांनो मी सीमा आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी आजचा विषय आहे दुःखाचे मूळ कारण मोह मित्रांनो महाभारतामध्ये एक सुंदर प्रसंग येतो की ज्यामध्ये दुर्योधनाच्या जन्माच्या वेळी संजयला एक साक्षात्कार होत असतो आणि त्यामध्ये गांधारीच्या पोटी जन्माला येणारा ज्येष्ठ पुत्र हा कौरव कुळाचा विनाश करणार आहे त्यामुळे जन्मताच याला मारून टाकणेच हितकारी आहे ही गोष्ट संजयने धृतराष्ट्राला सांगितली होती परंतु पुत्र मोहामध्ये अडकलेल्या धृतराष्ट्राला ही गोष्ट करता आली नाही आणि भविष्यात हाच दुर्योधन कौरव कुळाचा विनाश करण्यासाठी निमित्त बनला सांगण्याचे तात्पर्य हेच की मोह हा विकार दुःखाचे मूळ कारण आहे मोह कशाला म्हणायचे विनाशी देह व देहधारींची अंतकरणात आसक्ती करणे यालाच मोह म्हणतात मित्रांनो अर्जुनाला आपल्या नातेवाईकांचा मोह झाला आणि म्हणून हा मोह जाण्यासाठी ईश्वराला अर्जुनाला गीताज्ञान सांगावे लागले द्रोणाचार्यांना मुलाचा मोह होता आणि त्यामुळे द्रोणाचार्यांना युद्धभूमीवर प्राण गमवावे लागले गीता एकाच वेळी धृतराष्ट्रानेही ऐकली अर्जुनानेही ऐकली परंतु धृतराष्ट्राचा मोह गेला नाही अर्जुनाचा बराचसा मोह गेला परंतु थोडा राहिल्यामुळे जेव्हा अभिमन्यू रणांगणावर पडला तेव्हा अर्जुनालाही शोक आवरला नाही शोक झाला म्हणून मोह होता हे सिद्ध होते आणि असा हा मोह विकार लोक व परलोक या दोन्हीमध्येही दुर्गती करणारा आहे म्हणून याच विषयी संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेले आहे मोह धरी लिया होईल ऐसे मोह धरी लिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल इही लोकी म्हणून मित्रांनो हा मोह विकार इह लोक आणि परलोकही ही दोन्हीमध्ये दुर्गती करणारा आहे मोहाचा मुलगा आहे लोभ व लोभाचा मुलगा आहे शोक असे सर्व कुटुंब या विकारांचे आहे म्हणून ज्ञानो ज्ञानोबा रायांनी याला कुटुंब असा शब्द वापरला आहे याचे प्रत्यक्ष उदाहरण आपण समाजात पाहतो एखाद्या व्यक्तीकडे कितीही धन असले तरीही तो चिंतितच असतो धन कमवण्याच्या पाठीमागे तो धावतच असतो पुढच्या पिढीची तो चिंता करत असतो आणि मित्रांनो अशा रीतीने मोह हा लोभाला जन्म देत असतो लोभी माणूस केवळ वित्त व पैसा पाहत असतो पण त्याच्या प्राप्तीची संकटे मात्र तो पाहत नसतो ज्याप्रमाणे मांजर दूध तेवढे पाहते परंतु बडका तिला दिसत नाही आज सर्वत्र अशीच परिस्थिती दिसून येत आहे मोहामुळे निर्मित लोभाच्या वशीभूत व्यक्ती आज वस्तू पैसा साधन कमवण्याच्या मागे व्यस्त आहे आणि या व्यस्ततेमुळे त्याचे स्वतःच्या स्वास्थ्याकडेही लक्ष नाही आणि परिणामी तो स्वस्थ नसल्यामुळे मस्त राहू शकत नाही आपल्या तरुणपणी तो अधिक मेहनत करून करून पैसा जमा करतो पुढे तोच पैसा आपले स्वास्थ्य टिकवण्यासाठी खर्च करत असतो उतार वयात आपल्या स्वास्थ्याची चिंता त्याला सदैव सतावत असते आणि दुसरी चिंता त्याला ही असते की मी ज्यांच्याबरोबर राहतो त्यांनी मला शेवटपर्यंत साथ दिली नाही तर आजकाल बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो एखादी दाम्पत्य जीवापाड मेहनत करून आपल्या मुलांसाठी कमावून ठेवतात त्यांना मोठं करतात शिकवतात परंतु हीच मुलं लग्नानंतर आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात तेथे ते मोठ्या दुःखद अंतकरणाने एक एक दिवस व्यतीत करतात आपण कमवलेल्या संपत्तीची आपण या मुलांना घडवलेल्या गोष्टींची अशा रीतीने बाळांच्या मोहापायी शेवटी त्यांच्या वाट्याला दुःखच येते अनेक जण लग्नानंतर आपला वेगळा संसार थाटात व आईवडिलांचे सोयीस्कीरपणे दुर्लक्ष करतात दृष्टी आड सृष्टी अशी त्यांची स्थिती असते मित्रांनो खरोखर या गोष्टींचे किती दुःख या माता पित्यांना होत असेल मोहामध्ये व्यक्ती ही अपेक्षा बाळगून असतो की माझ्या संबंधितांनी मी सांगितल्याप्रमाणेच केले पाहिजे मोहामध्ये अधिकारपत्र दाखवले जातात त्यामुळे ते परतंत्रता वाढत जाते मोह एक दुसऱ्याला बांधून ठेवत असतो यालाच म्हणतात मोहाचं जाळं म्हणूनच या याला शब्द वापरलेला आहे मोहपाश असा शब्द प्रयोग केलेला आहे हा मोहपाश किती जबरदस्त असतो मित्रांनो याचे सुंदर उदाहरण मी या ठिकाणी सांगते एक दार्शनिक आपल्या मित्राबरोबर रस्त्याने चालतो समोरून गाय येत असते तिच्याबरोबर हातात दोरखंड घेऊन गायीचा मालक येत असतो ते पाहून दार्शनिकाने मित्राला प्रश्न विचारला या व्यक्तीने गायीला बांधले आहे की गायीने व्यक्तीला बांधले आहे मित्राचे लगेच उत्तर मिळते व्यक्तीने गायीला बांधले आहे दार्शनिक पुन्हा प्रश्न विचारतो की समजा जर गाय दोर तोडून पळाली तर व्यक्ती काय करेल त्यावर परत मित्राचे उत्तर येते गायीला पकडण्यासाठी तिच्या मागे पळेल नंतर दार्शनिक म्हणतात की व्यक्ती जर दोर सोडून पळाला तर गाय मात्र त्याच्या मागे धावणार नाही मग तुम्ही सांगा बांधलेले कोण आहे व्यक्ती की गाय याचे स्पष्ट उत्तर आहे की व्यक्ती गायीच्या मोहामध्ये बांधलेला आहे दार्शनिक आणि मित्र पुढा पुढं पुढं चालत असतात पुन्हा त्यांना एक शेठजी दिसतो शेठजी त्यांच्या जवळ येतो शेठजीला दार्शनिक अतिशय आनंदी आणि खुश दिसतो तेव्हा शेठजी खुशीचे कारण विचारतात आणि तसेच तो पुढे म्हणतो माझ्याकडे तर धन दौलत सगळं काही आहे परिवार आहे सर्व सुखी असूनही माझं मन अशांत आहे बेचैन आहे असे का होते शेठजींचे म्हणणे ऐकल्यानंतर दार्शनिक त्याला एका संत महात्म्याकडे घेऊन जातात संत महात्म्याच्या आश्रमावर गेल्यानंतर दार्शनिकाने शेटजींचा प्रश्न त्यांना सांगितला तो ऐकून संतांनी शेटजींना सांगितले की आपण थोडे दिवस माझ्याबरोबर आश्रमात राहाल का तर आपल्या मनातील सारी अशांती दूर होईल आश्रमात राहत असताना ध्यानासाठी बसल्यावर शेटजींचे मन भटकत असे शेटजीने ती परिस्थिती संत महात्म्याला सांगितली तेव्हा संत महात्मा म्हणाले की संध्याकाळी आपण माझ्याबरोबर आश्रमात फेरफटका मारण्यासाठी जाऊ त्यावेळी मी तुम्हाला याचे कारण सांगेल त्यानंतर ते आश्रमात चक्कर मारण्यासाठी जात असतात आणि चालता चालता शेटजींच्या पायाला खूप मोठा काटा टोचतो त्यातून रक्त बाहेर येते तीव्र वेदनेमुळे शेटजी ओरडायला लागतात तेव्हा संत म्हणाले की काटा काढून टाका काटा काढत असताना शेटजींना थोडी वेदना होता पण नंतर मात्र आराम वाटतो तेव्हा संतांनी शेठजीला समजावून सांगितले की हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे जर आपण विचार केला तर आपल्या मनामध्ये ईर्षा द्वेष कामना वासना लोभ मोह अहंकाराचे छोटे मोठे कितीतरी काटे आहेत आणि ते काढल्याशिवाय मनाला शांती लाभू शकत नाही शेठजींना आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते शेठजी मोहातून निर्मित अतिलोभाने आपल्या पुढील पिढ्यांच्या सुखांसाठी धनसंचय करीत होते परंतु त्यामुळेच तर मोह पाशामध्ये जखडत जात होते हेच त्यांच्या दुःखाचे मूळ कारण होते जर माणसाच्या आपल्या मुला नातवंडा धन दौलतीत किंवा आपले शरीर इत्यादींमध्ये मोह जर असेल तर त्याची बुद्धी त्यांच्यातून गुंतून पडते आणि त्यांच्या बुद्धींची त्यांच्यावर प्रीती असते आणि अशांची प्रीती परमात्म्यासोबत लागू शकत नाही परिणाम मग जन्म घ्यावे लागे वासनेच्या संगे हा होतो म्हणून मित्रांनो अंतमती सोगती या नियमानुसार त्याला पुन्हा त्याच संबंधीपाशी जन्म घ्यावा लागतो आणि दुःख भोगावं लागतं अशा प्रकारे मोहाचे धागे जरी सूक्ष्म वाटले तरी अदृश्य असले तरीही खूप धोकादायक आहेत जन्म जन्मांतरापर्यंत तुटणारे नाही आहेत स्थूल धागे शरीराला बांधतात परंतु मोहाचे धागे हे आत्म्याला बांधून टाकत असतात आणि ते आधी मध्य अंत दुःख देण्याला कारणीभूत ठरतात म्हणून परमात्मा आपल्याला सांगत असतात की हे प्रिय मुलांनो देहसहित देहांच्या सर्व संबंधांपासून आपल्या बुद्धीला हटवून माझ्यात लावा मन बुद्धी माझ्यात लावा आणि मोह नष्ट करा नष्ट मोहा लब्धा हे तुमच्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे आणि हे ध्येय गाठल्याशिवाय तुम्हाला ह्या दुःखरूपी जाळ्यातून निघता येणार नाही म्हणून मित्रांनो आपल्याला सुद्धा या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर मोहरूपी जाळ्यातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे आणि त्यासाठी सहज सोपा उपाय आहे नष्ट मोहा स्मृतीर्लब्धा नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी